तानेवरच समेधी जा रे जा सदा मस्त गगवा तुझा जरा बरं दिसत एवढं हा गगवा जा ते जरा जोर मिळत नाही जा रे जा रे गगवा तुझा असं घेतो मी <laughs> आमच्या दृष्टीनं हो. बसन्तमे आपने उमङ्ग सोरुता तमे आपने उमंग सोरुता बसन्तमे आपने उमङ्ग बसं बसन्तमे आपने उमङ्ग सो पीधुण्डन में निकसे तो लाल घर बिठलाऊं मिले तो लाल घर बिठलाऊं ही आहे बरेच लोक बागेश्री म्हणूनच गातात बागेश्री म्हणून पण खास साहेब आम्हाला एक रेकॉर्ड आहे त्याला ते अडाणी की बहार म्हणतात पण आम्हाला खास साहेबांनी सांगितलं हे कुठल्या खास साहेबांनी खादी हुसेन खास साहेबांनी उदास खास साहेब हे मिळत होते असेच म्हणत म्हणतात तो ख्याल म्हणून <laughs> ख्याल होय का पण हो, कुठल्याही रागात गायली ते काही म्हणत त्या रागाला न्याय द्या स्वरूप काय दिलं ते रागाला किसी को मालूम नाही ये तो उनकी चीज है बस बाहेर आणि पुष्कळ काय होतं बाहेर आणि बागेशी एकमेकात इतके मिसळून जातात <laughs> हो. कुठला काढून ते दुधात पाणी आणि पाण्यात दूध असतात ते तेच आहे आमच्या सेंगडायझेशन ऑफ रागाच्या <laughs> चर्चेमध्ये आठवले भाऊने अगदी आग्रहाने प्रतिपादन केलं होतं की बागेशी आणि बाहेर दोन निराळे नाहीच आहे एकच आहेत म्हणून <laughs> इथपर्यंत मजल कोणी आठवले भाऊ अर्थात ते सगळ्यांना मान्य झालं नाही गोष्ट निराळी इथपर्यंत इथपर्यंत मजल गेले रामगौरी बोला रामगौरी <laughs> 깎아주자 yeah. हो जो गई आहे का हो आहे का हो जो गई हो जो गई असं खास आहे आम्हाला हो जो असं करायचं हो उर्दू असं म्हणत नाहीत हो जो उच्चार त्यांचे असे असतात हो जो गई Hey. मे दर गयो प्रीतम सपने मे दरस दिका गयो प्रीतम सपने मे दरस दिका गयो प्रीतम सजन मोहिनी मे धर्या सजन मोहिनी दिका गयु प्रीतम सपने दरस दिगा गयु प्रीतमपन भा दरस दिगा गयु सगरी जैनमोय जागि सगरी धैनमोय जागत विन मिन मे दर गयु प्रीतम सजन मोहि दर्या न आव सपने दर गयु प्रीथमपनमे दर गयु सगरी भी जागलि सगरीरे बीती सगर रैन मोह जागत बीती सगर नगर जागत बीती सगरी रैन रैन मोहे जागत भी पुन बिन कछु न आवत पुन्हा घ्या बघा दरदि गा प्रीतम सपने में दरज साध्या गौरी आणि राम मध्ये फरक असं विचारला कोणी काय सांगायचं एक तुम्हाला लक्षात आलं साध्या गौरी मध्ये आणि राम मध्ये फरक काय पुष्कळच फरक आहे याच्यात गोमन शुद्ध मध्ये वेगळी आहे आणि जास्त नाही बरोबर आहे खरं सांगायचं म्हणजे ज्याला भैरवंगाची गौरी म्हणतात ती या प्रकारात मोडते हो म्हणजे कदाचित रामकली रामकलीचं स्वरूप आहे माध्यम अगदी कमी पण मग प्रश्न असा गौरी कुठे येतो गौरी कुठे दिसतो हा प्रश्न येत हो. राम गौरी म्हटल्या असं मग पुष्कळ रगात येत असं पुष्कळ रगात येतो निधप रे रे सांग संगती श्री गौरी आहे का असं पण विचारलं म्हणजे एका प्रोग्रामला नाही राम गौरी असं सांगितलेलं आहे नाही साने हे घेतलं म्हणजे तो गौरी त्याच्यात झाला ते जोपर्यंत येत नाही तोपर्यंत हो, गौरी एस्टॅब्लिश होत नाही आणि दोन्ही पूर्वांगात उत्तरांगात दोन्ही हा ते आलं पाहिजे तोपर्यंत ती गौरी होत नाही देख मोहन की दुसरी गोष्ट वरचा षटजग गाताना नेहमी तीव्र मध्यमाचाच वापर करावा लागतो कोमल मध्यम घेऊन नाही असं जातो हो. आणि ते श्रीचं अंग जे म्हणतात ना ते चुकीचं आहे श्रीचं अंग उत्तरांगामध्ये मला जे खासाहेबांनी सांगितलंय उत्तरांगामध्ये कधी रिषभ वाढवायचा नाही जरा समोर छेडा होताच नाही हो. तो एवढा वाढवण्याची गेला ते गेलं की शिवर गेलं ते दाखवलेलं त्यांनी ना म्हणजे थोडा गेला नाही नाही हे बघा आता औरंगाने औरंगाना जो रिषभ लागतो ना ज्याला महत्व आहे त्याच्यामुळे श्री एस्टॅब्लिश होत नाही नाही नाही त्याने म्हणजे म- विचारलं श्री गौरी म्हटलं नाही तेवढ्या मुळे श्री रामगौरी नाही म्हणून सांगितलं तर तुम्हाला श्रीचं अंग दिसत असेल तर गोष्ट वेगळी आणि परेचा एवढी संगती असल्यामुळे त्यांनी विचारलं ना तसं ते म्हणाले नाही तसं. ते पुढे चांगलं झालं पुढचं काय आपलं पुढचं पुढे रेडी हा नुसती बंदिश म्हणून आता पहिली गोष्ट म्हणजे आम्हाला देवधर मिस्त्रांनी भंकार म्हणून सांगितलं शुद्ध रिषभ नॉट शुद्ध रिषभ मग हा वेगळाच आहे हा वेगळा कसं म्हणता तुम्ही भंकार बंद बंद नाही भंकार हे वेगळे आहे त्यांचे हे करतात एक भैरवंगा त्यांनी मारव्यात तुम्ही कसं बंदोबस्त करता पंचम म्हणताय ಸೋತನೆಗೆ ಸಿಕಲ टी आरचा आल्यासारखं नाही वाटलं नाही कारण कोमल रिषभचे जे पंचम आहे त्याच्यामध्ये दोन मध्यम आहेत पण जर पंचमेला म्हटलं तर पंचम म्हणजे इंदोर आणि संहिता नाही आता अंतऱ्यामध्ये याचे एक छान भाजी तो हिंडोल पंचम हिंडोल पंचम होतो आम्ही हिंडोल पंचम जपतालात चाय Jump, jump, jump. ह्याच्यात पंचम नाहीच आहे पंचमच नाही इंदोर आणि सोनी आणि पंचम स्वर वर्ज वर्ज त्याला पंचम म्हणायचं असो तुला आपल्या एकतरत्न मॅडम आपण थांबूया म्हणजे नाही याच्या अंतरामध्ये एक छान जागा हिंडोलची जागा आहे इतरत्र म्हणून ना ती ही चीज मंद मंद एकतरत तुम्ही जशी ऐकली आता कुठे मी होतो शाळा कॉलेजमध्ये मला काही आठवत नाही हे आता दाखवले यांना जास्ती चांगली माहिती ना त्यांनी रेकॉर्ड सुद्धा ऐकले ना मुंद मुंद मुस्कान मुंद मुंद मुस्कान मुंद मुंद मुस्कान मो पर पी बरनगे अ पेनन की सुगालाए बरनगे सुगा ओ दर्द मला भर भर येने जी पाठ नाही नाही रे आप फिट की Mom.